गोव्यारी असतो अनेक एक शब्दे काजकीर भले साधे परी दिवसा न बंधे विचारू येथे महाराज म्हणतात आणखी या शब्दाच एक महत्व आहे एक फार मोठ कार्य आहे त्याचा एक मोठा उपयोग आहे त्याच एक याहून विलक्षण सामर्थ्य आहे ही गोष्ट जरी खरी असली अतिशय उत्तम आहे असं महाराज म्हणतात का होत नाही त्याचं कारण पुढे महाराज सांगतात स्पष्ट रीतीने की वास्तविक जर मोठं कार्य आहे सामर्थ्य आहे तर त्याला इथे मांडायला का हरकत आहे पण महाराज म्हणतात प्रसंगच असा आहे विषयच असा आहे की त्या <clears throat> शब्दाचं सामर्थ्य मोठं असूनही इथे मांडण्याविषयी विचाराला धैर्य निर्माण होत नाही त्याचं कारण ते कार्य कोणतं आहे त्या कार्याचा निर्देश महाराज असा करतात <clears throat> की अविद्या निवृत्त करणं हे एक शब्दाचं सामर्थ्य शब्द अविद्या निवृत्त करतो अज्ञान निवृत्त करतो अविद्या नाश करणं शब्दाने अविद्येचा नाश होतो अविद्येची निवृत्ती होते हे एक त्या शब्दाचं कार्य आहे हे भलं कार्य आहे चांगलं कार्य आहे हे या कार्याच्या बाबतीत कुठे तो कमी पडत नाही म्हणजे या कार्यसिद्धीमध्ये शब्द पूर्ण समर्थ आहे ही जरी गोष्ट खरी आहे तरी पण ती गोष्ट इथे मांडताना मात्र त्याचा निर्देश करताना माझ्या विचाराला धैर्य होत नाही त्याचं कारण अविद्या निवृत्त होते आणि मग आत्मा प्रकाशित होतो भासतो ही गोष्ट म्हणताना किंवा ही म्हणते वेळी माझ्या विचाराला ही गोष्ट पटत नाही का पटत नाही जरी शब्दाचे सामर्थ्य की अविद्या निवृत्त करून पदार्थाला प्रकाशित करणं ही त्या शब्दामध्ये आहे आणि अविद्या निवर्तकत्वही आहे या उभय सामर्थ्याने संपन्न असलेला शब्द पण त्याबाबत इथे विशेष तो विषय मांडावा त्याचा इथे निर्देश करावा असं मला वाटत नाही त्याचं कारण अविद्या निवृत्त करायला अविद्या जर मूळ अभाव रूप आहे ती जर मुळात नाहीच तर मग शब्दाने त्याची निवृत्ती केली आणि मग आत्मा प्रकाशित झाला व भासला हे म्हणणं कसं शोभेल का अभाव रूपाचा नाश कसा भावरूप पदार्थाचा नाश होतो ही गोष्ट कोणी हे समजू शकतो किंवा हे म्हणणं ठीक आहे का परिणाम पण अभाव रूपाचा आणि पुन्हा विनाश ही गोष्ट कधीच संभवत नाही जर अविद्या अभाव रूप असेल अविद्येला स्वतंत्र अस्तित्वच नसेल तर मग शब्दाने त्याची निवृत्ती केली कशी आणि अविद्येची निवृत्ती केली ही गोष्ट जर सिद्ध करता येत नसेल तर अविद्या निवृत्त करून आत्मा प्रकाशित होतो भासतो हे म्हणणं कसं जुळेल म्हणून मला असं वाटतं की हा विचार मांडावा न मांडावा पण मांडतो म्हणून मांडलेला आहे म्हणजे त्याचा उपयोग नाही का उपयोग नाही त्याचं कारण हे आहे जरी त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा उपयोग नाही त्याला दृष्टांत द्यायचा झाला तर सूर्याचा दृष्टांत आहे <clears throat> सूर्याच्या दृष्टांताने ही गोष्ट महाराजांनी सिद्ध केलेली आहे शब्दाने आणखी एक चांगले काम केले जाते हे खरे पण हा विचार करण्याचे गोष्ट होत नाही आता एक पक्ष असा आहे की शब्द हा परमात्म्याचे स्मरण करून देत नसेल तर न देऊ परंतु तो अविद्य दान करीत नसेल हो ते ठीक आहे कारण स्वचं स्वला कधी विस्मरण होत नाही म्हणून स्मरण दान करण्याचा प्रश्न येत नाही पण निवृत्त करतो असं म्हणायला काय हरकत आहे असाही एक पक्ष समोर येणं संभवनीय परंतु तो अविद्येचा नाश करण्याविषयी समर्थ आहे म्हणून शब्दाचा मोठा उपयोग आहे परंतु अशा रीतीने ही शब्दाला मोठेपणा देण्याविषयी या तात्विक विचारामध्ये धैर्य होत नाही हा तात्विक विचार असा महत्वाचा आहे की इथे त्याला धैर्य द्यावं महत्व द्यावं की नाही असा मुख्य प्रश्न आहे म्हणजे त्याचं जे महत्व आहे त्याचं जे सामर्थ्य आहे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चालणार नाही अन्यत्र ठीक आहे त्याचा जो सामर्थ्य आहे याच्याबद्दल वाद नाही अन्यत्र त्याचा उपयोग होतो याबद्दल वाद नाही पण या आत्मानात्म विचारामध्ये त्यातही आत्मस्वरूपाच्या स्वयंप्रकाश रूप असल्या स्वरूप विचारामध्ये याला किती स्थान द्यायचं म्हणून माझं ते मांडताना धैर्य होत नाही विचाराचं धैर्य होत नाही का जे बोले अविद्यानाशी का त्याचं कारण सांगतं बोले अविद्यानाशी बोले म्हणजे शब्दाने अविद्या निवृत्त होते ही गोष्ट खरी आहे आणि मग मग आत्मा मग आत्मा त्याच्यामुळे प्रकाशित होतो असं जर आपण सत्यतेने मानू लागलो तर हे म्हणत केव खेव पिसे आले चिकी आपण हे म्हणतो न म्हणतो तोच म्हणणाऱ्याच्या गळ्यामध्ये वेडे पण आल्याशिवाय राहत नाही म्हणून म्हणाले विचाराला धैर्य होत नाही विचार मांडताना असा स्पष्ट चांगला मांडला पाहिजे की त्याच्यामुळे निदान आपण वेडे ठरता कामा नये <laughs> आपल्याकडे जर वेळीपणा येत असेल तो विचार मांडण्यात काय महत्व आहे <clears throat> जसं काल मी आपल्याला सांगितलं <clears throat> की एका गृहस्थाने कुठलीही योजना मांडली की तिथे मान्य होत नाही तो म्हणतो मी मांडलेली योजनाच मान्य होत नाही मग त्याचा काय अर्थ आहे आम्ही सांगतो तू असं कर की जी योजना मंजूर होईल तीच मांडावी म्हणतात <laughs> जे मंजूर होत नाही ते मांडण्याचं काय करायचं <clears throat> मांडून मंजूर होत नाही हे मंजूर करीत नाही असं म्हणण्यापेक्षा हे मंजूर करतील अशीच योजना मांडावी म्हणजे त्याच्यात जरी असा प्रश्न निर्माण होत नाही त्याप्रमाणे मी असा विचार मांडायला पाहिजे की जो विचार पातळीवर मान्य व्हायला पाहिजे पण हा विचार विचाराच्या पातळीवर आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मंजूर होण्यासारखा मान्य होण्याजोगा नसल्यामुळे <clears throat> शब्दाने अविद्या निवृत्त होते आणि मग आत्मा प्रकाशित होतो भासतो <clears throat> प्रकट होतो अभिव्यक्त होतो कोणत्याही रूपाने शब्द विषय मांडायचा ठरला तरी अविद्या शब्दाने निवृत्त होते हीच गोष्ट पहिल्यांदा संभवत नाही त्याच्यानंतर मग आत्मा प्रकाशित होतो ही गोष्ट दुय्यम आहे म्हणजे दुसऱ्या टप्प्यात बोलायची तेव्हा पहिलाच टप्पा मुली चुकीचा आहे की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर अविद्येची सिद्धी होत नाही तर तिचा विनाश कसा आणि विनाश संभवत नसेल तर मग त्यानंतर आत्मप्रकाशित झाला हे म्हणणं त्याहून चुकीचं होत असल्या कारणाने म्हणतो न म्हणतो असा विचार मांडतो न मांडतो तोच मांडणाऱ्याच्या गळात वेळेपणा त्याला न कळत पडतो तो जरी म्हणत असेल की मी वेडा कसा पते दिव भवती बस गळ्यात पडल्यासारखंच आहे ते तू विचार कर नको करू काही काही गोष्टी <clears throat> कारण नसताना गळ्यात पडतात आपल्याला लक्षातही येत नाही की ही गोष्ट आपल्या गळ्यात पडलेली पण त्याला काही इलाज नाही <clears throat> म्हणून ही जबाबदारी कोणती वेडेपणा स्वीकारण्याची जबाबदारी आपल्यावर न कळत पडत असते <clears throat> तिला आपण टाळू शकत नाही कारण आपल्या समोर कित्येक वेळा बुद्धिमंताचा वाद होतो ना त्यावेळी मोठे असे विचार करण्यासारखी गोष्ट असते एक टिळकांची गोष्ट याबाबतची प्रसिद्ध आहे ते सांगतो तुम्हाला हे दादाने त्यांच्याविषयी उच्चारलेली गोष्ट मी त्यांच्याविषयी उच्चारित नाही मी नुसता त्याचा अनुवाद करतोय एकदा काय म्हणाले टिळक हे वारकरी म्हणले सगळे पावलट आहे त्यांना म्हणले काही कसं कळत नाही काही कारणास्तव बोलत होते व्यावहारिक पातळीवर ते बोलत असताना दादाने ते सगळं ऐकलं बोलणं टिळकाला दादा काय म्हणाले टिळक म्हणाले तुम्ही वारकऱ्यांना बावलट म्हणताय पण म्हणले बरोबर का हो त्याचं कारण असं आहे की हा बावलटपणा वारकऱ्यांच्या गळ्यात घालण्यापेक्षा तो जर तुमच्या गळ्यात घातला तो जास्त शोभण्यासारखा म्हणजे <laughs> काय म्हणले तो जर तुमच्या गळ्यात घातला तर जास्त शोभण्यासारखा आहे त्याप्रमाणे <clears throat> अविद्या शब्दाने निवृत्त होते आणि मग आत्मा भासतो हे जरी वरपंग पाहता बोलणं <clears throat> योग्य दिसत असलं तरी या म्हणण्याबरोबरच त्या बोलणाऱ्याच्या गळ्यात वेडेपणा येऊन पडलेला असतो आणि तो इतर वेड्यापेक्षा जास्त शोभण्यासारखा असतो काय इतर पेक्षा जास्त शोभण्यासारखा असतो कारण विचार कोणता चालला आत्मस्वरूपाच्या स्वयंप्रकाशिकतेचा विचार चाललाय तिथे हा विचार मांडून कसा चालेल ही गोष्ट त्याला न समजल्या कारणाने म्हणतो न म्हणतो तोच त्याच्या गळ्यात पिसेपणा येतो वेडेपणा येतो असं महाराज म्हणतात कारण शब्द अविद्ये अविद्येचा नाश करतो व मग आत्मा आत्म्यास भासतो हे म्हणता क्षणी वेगळपणा घडत याचा हा अभिप्राय आहे की आत्म्याच्या ठिकाणी अविद्याधिकांचे अस्तित्व वास्तविक कधीही नाही त्याला आपले स्वप्रकाशत्वाने नित्य भान आहेच अशा ठिकाणी शब्दाने अविद्येचा नाश करून आपले आपल्याला भान करून दिले हे म्हणणे वेगळपणाचे आहे कसं दोनपणा इथे दोन रीतीने वेगळपण येतो एक अविद्या नाही जे अभाव रूप आहे तिचा विनाश होतो हा पहिला वेळेपण आणि आत्मा भासतो आपल्या रूपाने प्रकाशित होतो हे म्हणणं दुसऱ्यांदा वेडेगळपणाचं आहे का जो नित्य प्रकाश आहे तो पुन्हा भासतो म्हणायचं काय करणार <clears throat> कधी अप्रकाशित असेल तर प्रकाशित होतो म्हणणं बरोबर आहे हा आत्मा प्रकाशित होतो स्वयंप्रकाशाने आपल्या प्रकाशाने प्रकाशित होतो हे म्हणणं सुद्धा वेगळंपणाचं कारण नित्य तो प्रकाश रूप आहे म्हणून <clears throat> जसं काल आपल्याला सांगितलं की जिभेने जिभेची चव घेतली स्वाद घेतला हे म्हणणं चुकीचं आहे कारण ते स्वाद रूप आहे ना मग स्वादरूप वाणीच्या रचनेच्या बाबतीत ही गोष्ट जशी घडावी त्याच पद्धतीने हा स्वयंप्रकाश आत्मा असल्या कारणाने तो पुन्हा भासतो <clears throat> ही गोष्ट सुद्धा चुकीची आहे म्हणून अविद्या निवृत्त होते म्हणणं हा पहिला आहे का ती नाही म्हण आणि आत्मा स्वतःच्या प्रकाशाने भासतो प्रकाशित होतो मग हे म्हणणं दुसरं वेगळपणाचं काम का त्याचं कारण तो स्वयंप्रकाश सदाचाच आहे म्हण या तीन उभ्याने दृष्टांत सांगतात सूर्यो राती पा मारील मा आपण या उदो करील ते कडे नसरती बोल साताच्या गावी त्याला दृष्टांत देतात की <clears throat> शब्दाने आज्ञान निवृत्त होत नाही आणि अविद्या निवृत्त झाल्यानंतर मग स्वरूपाची प्राप्ती होते हेही बोलणं संभवत नाही किंवा असं बोलणं म्हणजे एक प्रकारचा भ्रम आहे पण आहे नित्यसिद्ध आत्मस्वरूपाची प्राप्ती कधीच संभवत नाही व नित्य निवृत्त अविद्येची निवृत्ती कधीच संभवत नाही हा त्यातला मूळ सिद्धांत असल्या कारणाने त्या सिद्धांताच्या दृष्टीने हे बोलणं चुकीचं आहे कसं सूर्याला विचारलं की बाबा तुझ्या समोर कधी रात्र आली होती का तो म्हणतो रात्र हा जिन्नसच मला माहिती रात्र हा जिन्नसच मला माहित नाही तो माझ्या पुढे आला होता ती गेली निवृत्त झाली का आहे मला त्याबाबत माहित नाही रात्र ही जर पुढे कधी येऊच शकत नाही तर मग तो रात्रीचा नाश करणारच कसा सूर्याला सांगितलं की तू तुला एक काम काय ती रात्र निवृत्त करायची तो तो जिन्नस नको का माहित असायला ज्याची निवृत्ती करायची तो पदार्थ कोण त्याचा मला परिचय तर द्याल का नाही अर्जुनाने सुद्धा एका प्रसंगी असं बोललेलं आहे तो म्हणतो देवाला की देवा माझा रथ असा दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर की ज्याच्यामुळे मी जे सगळे लोक पाहिजे काय करायचं तुला त्याच्याकडून तसं नाही म्हणाला रणी ज्यावेळी युद्ध करण्याची प्रसंग वेळ येते त्यावेळी आपलं कोणाबरोबर युद्ध करायचं ते अगोदर बघितलं पाहिजे म्हणतो यावदेतान निरीक्षेम योद्ध कामा नवस्थितान कैर्मयासह सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमी मला हे जरा बघितलं पाहिजे म्हणतो अगोदर म्हणजे ज्याच्याशी युद्ध करायचं त्याचं निदान पहिल्यांदा दर्शन तरी म्हणजे त्याची माहिती परोक्ष बा अशा अशा स्वरूपाचा एवढं तरी कळायला हवंय का नाही तसं सूर्य म्हणाला मी रात्रीची निवृत्ती करेन त्याबाबत त्याने पण मला थोडासा परिचय तर करून द्या नाही मला पहिल्यांदा बघू तर ते कर कोण आहे की रात्र म्हणजे मग तिच्या विनाशाचा प्रश्न निर्माण होईल तो म्हणतो मी रात्र जर भोगूच शकत नाही तर मी तिचा नाश करणार कसा लक्षाचा वेध करायचा लक्ष काय तेच जर दिसलं नाही तर वेध कशाचं करणार हे जसं सूर्याच्या बाबतीत आहे सूर्याला रात्र दिसत नाही ठाऊकी नाही त्याच्या समोर कधी आली नाही म्हणून तो <clears throat> तिचा नाश करणारच कसा हे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर अविद्येचं अस्तित्व सिद्ध होत नाही तर मग शब्द त्याची निवृत्ती करणार कसा एक ऋषी हे काय मग आपण या रात्रीची निवृत्ती करतो हे संभवत नाही मग म्हणाले आपला उदय करतो म्हणावा मग नंतर ते म्हणजे त्याच्याहून संभवत नाही <clears throat> उदय करायला अस्त ठरला पाहिजे त्याच्या दृष्टीने सूर्याच्या दृष्टीने त्याला असत नाही तो स्वतः स्वयंप्रकाश सदाचाच भासमान असल्या कारणाने पुन्हा उदयाला पावतो हे सुद्धा बोलणं बरोबर नाही आणि समजा कुणी बोलू लागला <clears throat> तर हे बोलणं साचाच्या गावी न सरे <clears throat> हे सत्याच्या गावामध्ये खपलं जाणार नाही जिथे खरे लोक नांदतात तिथे खोटं बोलणं चालत नाही आता खोटं बोलणं चालतं म्हणून आता खरं बोलणं चालत नाही त्याचं नाव खोट्याच्या गावात खरंही चालत नाही <laughs> सरळ झालं खऱ्याच्या गावात जसं खोटं चालत नाही तसं खोट्याच्या गावात आता खरं चालत नाही म्हणून तर या कलियुगामध्ये सत्य आहे पण सत्याची आई वनवासात असल्या कारणाने त्याचं काही फारसं चालत नाही सत्य तू मरत नाही कारण अमर आहे त्याला अमराचं वर अमरत्वाचं वरदान आहे त्याला पण आता काय करतं आईच वनवासात गेल्या कारणाने त्याला ते सगळं सोसायला पाहिजे म्हणून हे बोलणं साचाच्या गावी न सरे ते सरतपुरत होत नाही किंवा चैले निदे रुसे ऐसी के चैले निदे रुसे जागलेला जो माणूस आहे त्या जागलेल्या माणसाने निद्रेचा नाश केला कसं बोलणं शक्य जो माणूस पूर्वी झोपलेला होता त्या झोपलेल्या माणसाने निद्रेचा नाश केला हे बोलणं बरोबर आहे जो माणूस कधी झोपलाच नाही तो कधीही न झोपलेला माणूस त्याने जर निद्रेचा नाश केला असं कोणी म्हणू लागला तर निद्रा आहे कुठे की ज्याच्यामुळे तो निवृत्त करील झोपलेला माणूस निद्रेचा नाश करतो जागा झाला हे सगळं बोलणं बरोबर आहे पण जो माणूस झोपलाच नाही तो जागा झाला म्हणणं संभवत नाही आणि निद्रेचा नाश करून जागा झाला म्हणणं हे त्याच्यापेक्षा संभवत नाही निद्रा असावी तर त्याची निवृत्ती व्हावी ती निवृत्त व्हावी मग हा जागा झाला हे बोलणं संभवायचं हवी निद्राच नसल्यामुळे त्याची निवृत्ती संभवत नाही आणि निवृत्ती संभवत नाही म्हणून तो जागा झाला हे बोलणं पण संभवत नाही कारण तो नित्य जागा आहे म्हणून तुम्ही असं समजू नका की जागा झाला हे म्हणणं संभवत नाही म्हणजे तो पुन्हा झोपलेला आहे असा विपरीत अर्थ एकदम करायचा नाही जागलेला माणूस पुन्हा जागा व्हायचा असं कुठे आहे काय नाही तर तो मूळ जागाच आहे त्यामुळे तो झोपेतनं जागा झाला हे झोपेच्या सापेक्ष बोलणं चालत नाही आणि निद्रा नाही त्याला आलीच नाही झोप तो झोपलाच नाही म्हणून तिची निवृत्ती केली हे म्हणणे संभवत नाही कारण काय निवृत्त होण्या इतपत सुद्धा तो झोपला नाही हे उत्तम घोड्याची गोष्ट सांगतात अशी हे जे सामान्य जे तट्ट्या आहेत ना त्या तट्ट्याची गोष्ट नाही ती जी इशारती ती तट्टे फोकावरी घेते ते तट्ट्याची गोष्ट लक्षात ठेवणार हे तट्टे गमतीदार असतात अगदी दादांच्या एका प्रसिद्ध श्लोकामध्ये बोलायचं झालं तर झा झा म्हणता प्राणकंठासी आले फोकारिता हस्ततेही गळाले फोकारिता वृक्ष निर्मूल झाले हानिता हानिता हस्ततेही गळाले ऐसा वारू चौदिनी फक्त एक कोस चाले असले तर त्याची गोष्ट नाही ते जी विचार त्याला म्हणतात त्या घोड्याची गोष्ट आहे तो घोडा कधी बसून झोपत नाही त्यातलं मूळ वर्ण पण त्याचा जेव्हा श्रमाचा परिहार व्हायचा असतो त्यावेळी तो तीन पायावर उभा राहून कोणता तरी एक पाय तो असा आदर करीत असतो तो आदर करून तेवढ्याच काळामध्ये तो काय झोप घेतो बाकी पुन्हा झोप नाही म्हणजे किंचित तरी त्याला निद्रा आहे म्हणून तत्सापेक्ष जागृत म्हणजे निद्रा जागृत झाला म्हणण्या इतपत तरी निद्रा आहे का तुमच्या आमच्यासारखा घोरत पडत नसेल <laughs> तट्टासारखा तो झोपत नसेल पण किंचित तरी निवृत्त म्हणून झाली म्हणण्या इतपत तरी तो निद्रा घेतो इथे निद्रा निवृत्त झाली म्हणण्या इतपत सुद्धा तो झोपला नाही तर मग त्याने निद्रेचा नाश केला हे कसं म्हणणं संभवेल मग तो जागा झाला हे त्याच्या सापेक्ष असलेलं कसं म्हणणं संभवेल त्याप्रमाणे अविद्या निवृत्त झाली म्हणण्या इतपत सुद्धा नाही अविद्या निवृत्त झाली नाशापुरती अविद्या नसल्या कारणाने किंवा त्याला अजून जास्त स्पष्ट म्हणजे नाश या शब्दाच्या व्यवहारासाठी जेवढं त्या अविद्येचं अस्तित्व हवं आहे तेवढ्या नाशापुरती व तेवढ्या व्यवहारापुरतीही जर अविद्या नाहीच तर मग तिचा नाश केला हे कसं म्हणणं संभवेल आणि आत्मा जर स्वतः आपणच खास स्वारी स्वयंप्रकाश आहे तर मग तो प्रकाशित झाला तो आपल्या प्रकाशाने अभिव्यक्त झाला असं म्हणण्याचं तरी काय कारण आहे म्हणून पहिलं बोलणं हे चुकीचं आहे दुसरं बोलणं त्याच्याहून चुकीचं आहे कारण ते त्याच्याच अपेक्षा अविद्या नाही नाशापुरती नाही नाशाचा व्यवहार होण्यापुरती नाही म्हणून तिच्या निवृत्तीचा व्यवहार करणं चुकीचं आहे वेडेपणाचं आहे आणि आत्मा सदाच स्वतः प्रकाशमान असल्या कारणाने मग तो भासतो प्रकाशित होतो हे म्हणणं त्याच्यामुळे सापेक्ष असल्या कारणाने तेही बोलणं चुकीचं आहे तेही बोलणं वेडेपणाचं आहे अशी दोन कारणं सांगतात म्हणून नाशापुरती अविद्या नाही निवृत्ती निवृत्ती नाशापुरती अविद्या नाही खरोखरी नाशाकृती सुद्धा अविद्या जर नाही तर मग नाही आत्मा आत्मस्थिती ऐसा आत्मा आत्मस्थितीमध्ये प्रवेश होईल आणि आपल्या स्वतःने प्रकाशित होईल हे म्हणणं सुद्धा बरोबर नाही का नाही त्याचं कारण तो स्वतः प्रकाश रूप आहे मग अविद्या निवृत्तीपूर्वक आत्मस्वरूपाची अभिव्यक्ती होते प्राप्ती होते हे म्हणणं वेडेपणाचं आहे हे एवढ्या कारणाने एवढ्या दृष्टांताने आपण लक्षात घ्यायला पाहिजे सूर्य प्रथम रात्रीचा नाश करील आणि मग आपला उदय करील हे असे असंबद्ध बोल विचाराच्या गावी खपतील काय खपणार नाही त्याचा त्याचं थोडक्यात उत्तर आहे जिथे खपेल तिथे खपवा तुम्ही त्याचा गावी विकेल तिथे विका माती नावे ठेवणे काय ते ठीक आहे पण चांगल्याच्या ठिकाणी कसं बारखी जे गावी तिथे चालत नाही पारखी लोक माणसात तिथे तुम्ही गंडकी नेऊन सोडली काय त्याचा उपयोग होणार आहे ते शाणे लोक आहेत नित्य जागा असलेला पुरुष निद्रेवर रुसे तोंड पाहणार नाही अशी निद्रा आहे काय <laughs> तो मी तुझं तोंड बघणार नाही म्हणायला पुरती तरी आहे का ती तो जर सदाच जागा आहे तर त्याच्यात तोंडी हे शब्द सुद्धा शोभत नाही किंवा नित्य जो जागा आहे तो जागा झाला असे जागणे कुठे आहे का म्हणजे निद्रा निवृत्त केली हे बोलणं जितकं संभवत नाही तितकं तो जागा झाला हे सुद्धा बोलणं संभवत नाही कारण जागा झाला हे बोलणं निद्रेच्याच सापेक्ष म्हणून निद्रा निवृत्त झाली हे बोलणं संभवत नाही जागा झाला म्हणणे त्याहून सोबत म्हणून या गोष्टी घडणे ज्याप्रमाणे शक्य नाही त्याप्रमाणे शब्दाने अविद्येचा नाश करण्यापुरती वास्तविक अविद्या ही नाही वास्तविक अविद्या थोडी का होत नाही पण असायला पाहिजे होती एकदा चुकून तरी एखादा माणूस आपल्या घरी आलेला असला पाहिजे म्हणजे मग त्याला बजावायला हरकत नाही की उद्यापासून आमच्याकडे आपण येऊ नका का तर प्राप्तीपूर्वक निषेध असतो प्राप्तीच नसेल तर निषेध कोणाचा कधी कोणी त्याच्या घरी आलाच नाही त्याला सांगितलं तुम्ही आमच्याकडे येऊ नका तो म्हणला मी आलो होतो का कधी तुझ्या घरी येऊ नका म्हणणं किती वेळेपणाच आहे म्हणून जो आपल्याकडे कधी आला नाही त्याला आपल्याकडे येऊ नका असं म्हणायचं ना जर कदाचित तुम्ही म्हणाला तर तुम्ही पक्के बावळट राहाल मग हे जर प्रपंचात तुम्हाला समजत असेल कळत असेल तर परमार्थात हे सहज समजायला पाहिजे अविद्या निवृत्त झाली हे म्हणण्यासाठी अविद्येच किंचित का होत नाही पण त्याचं अस्तित्व असायला पाहिजे होतं वास्तवतेला अस्तित्व नसल्या कारणाने किंचितही नसल्या कारणाने तिचा आता निषेध निवृत्तीही म्हणणं संभवत नाही आणि म्हणू लागला कोणी तर ते वेडेपणाचा आहे आत्मा नित्य प्रकाशमान आहे तो पुन्हा प्रकाशित होतो तो आपल्या प्रकाशाने भासतो हे म्हणणंही संभवत नाही तेही म्हणणं चुकीचं ठरेल सोडले म्हणून तर चुकीचं आहे हे विचारलं जातं ते निराळ्या ठिकाणी पण असं विचारायचं नाही त्याला विचारण्याचा अर्थ असा त्याची प्राप्ती आहे म्हणजे निषेध करणं संभवत नाही ध्यानात ठेवा निषेध करण्यामध्ये वेडेपणा आहे होकार देण्यामध्ये तर वेडेपणा खासच आहे त्याच्याबद्दल फार बोलायचं कारणच नाही पण निषेध सुद्धा वेडेपणाचा ठरतो उदाहरण सांगायचं ब्रह्मचर्याचं उदाहरण असत ब्रह्मचर्य माणसाला विचारलं तुला मुलगा आहे का नाही आहे म्हणाला तो पूर्ण सपशेल फसला नाही म्हणाला तर त्याच्यापेक्षा फसला म्हणजे का फसला नाही म्हणजे होता असा सिद्ध होता अगोदर ब्रह्मचार्याने सांगितलं पाहिजे मी ब्रह्मचारी मला मुलगा नाही नव्हे मला मुलगा कसा असू शकेल हे त्याचं खरं उत्तर आहे नाही म्हणणं सुद्धा चुकीचं आहे नाही म्हणणं हे कधीतरी हो अस्तित्वाची सिद्धी करीत असत ते नंतर नाही भूतकाला धरूनच आहे विचारणाऱ्यानं काय विचारलंय ते बघा पहिल्यांदा मुलगा हा त्याचं उत्तर काय नाही नाही शब्दाचा अर्थ झाला नाही असा त्याचा अर्थ नाही करायचा नाही होता तो गेला असा त्याचा अर्थ करायचा म्हणून प्राप्तीपूर्वक निषेध निषेध हा नेहमी प्राप्तीपूर्वक असतो पुढचा काय निषेध करणार तुम्ही आज पुढचा तुम्ही निषेध करू शकत नाही त्याचा थोडक्यात अर्थ आहे मुख्यतः पूर्वी प्राप्त असावं निषेध होऊ शकतो आपण निषेध करतो त्या अर्थी मागची प्राप्ती आपोआपच होत असते असं त्याचा अर्थ म्हणून त्याच्या शास्त्रकाराने सगळ्यांनी चिंतन करताना असा स्वच्छ निर्देश केला की निषेध हा नेहमी प्राप्तीपूर्वक असतो जर निषेध प्राप्ती नसेल तर निषेध संभवणार <clears throat> तीही गोष्ट इथे सांग आणि एका कोर्टामध्ये असं घडलंच की एका मुलाने आपल्या आईने मला हा मुलगा मारतो म्हणून काय भांडणाविषयी लिहिलं होती स्थितीबद्दल वकिलाने त्याला प्रश्न विचारला की तुझ्या तू आईला मारण्याचं कधीपासून सोडलंस सोडलं नाही म्हणावं अजून मारतोय <laughs> अजून मारतोय आपण सोडलं म्हणावं केव्हापासून सोडलं म्हणून सांग म्हणजे त्याच्या पूर्वी मारित होता त्याचं काय उत्तर आहे मी कधीपासून सोडलं हेही चुकीचं मारतो हेही म्हणणं चुकीचं खरं उत्तर आहे मी आई आहे तर मी मारेन कसा हा प्रश्न कसा आईबाबत संभवतो हे त्याचं खरं उत्तर आहे त्याप्रमाणे अविद्या असावी मग निवृत्त झाली म्हणावी नाही तर निवृत्त होणार कशी म्हणजे आत्मा आपल्या प्रकाशानं पुन्हा प्रकाशित होतो असं म्हणावं कधी अप्रकाशित होता आता प्रकाशित होतो म्हणे सदाच जर तो प्रकाश रूप आहे तो प्रकाशित होतो म्हणणं काय काय काही कारण नाही राजाला दिवाळी की नाही अशी म्हण त्याचं कारण त्याच्या घरी रोज दिवाळी असते दुसरं काही कारण नाही रोज त्याच्या दिवाळी घरी आहे त्याला दिवाळीचं काय विशेष महत्व वाटायचं कारण नाही आपल्याला कधी नवत ते येते काही गोडधोड खाण्याच्या करण्याच्या निमित्ताने म्हणून आपल्याला त्याची जाणीव होते ज्याच्या घरी रोजच आहे गोष्ट त्याला काय त्याचं वाटायचं कारण काही वाटत नाही का त्याप्रमाणे आत्मा जर सदाच स्वयंप्रकाश आहे तर तो पुन्हा प्रकाशित झाला हेही म्हणणं चुकीचं आहे आणि शब्द सहाय्याने आत्मस्थितीत प्रवेश करील असा जड आत्माही नाही अविद्येचे थोडक्यात अभाव स्वरूप सांगून एकोणपसाव्या उमीपर्यंत तरुण दृष्टांत सांगतात अविद्या तव स्वरूपे वांजेचे कीड जाऊपे मा तर्कांचे खुरपे खंडे कोणा एक गोष्ट ध्यानात ठेवण्याची गरज आहे ती गोष्ट म्हणजे अशी की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्या ही नाही ती निवृत्त कशी होणार आणि ती जर निवृत्त होणार नाही तर मग आत्मा आपल्या स्वयंप्रकाशाने भाषित भासला प्रकाशित झाला हे म्हणणं कसं संभवेल आणि हे दोन्ही म्हणणं जर कोणी म्हणू लागला बोलू लागला तर हे बोलणं वेडेपणाचं असं स्पष्ट माऊली म्हणते यात कुठेही संदेह ठेवला नाही या विचाराबाबत थोडासा खुलासा करण्याची गरज आहे आणि तो म्हणजे हा की हा विचार कशाचा चाललेला आहे आत्म्याच्या विशुद्ध निरुपाधिक स्वरूपाचा विचार चाललेला आहे म्हणजे त्याच्या स्वयंप्रकाश स्वरूपाचा अज्ञेय स्वरूपाचा प्रमेय स्वरूपाचा अवाच्य स्वरूपाचा हा विचार चाललेला आहे त्याला अंतःकरण विशिष्ट जीवरूप म्हणून ही तर फारच गोष्ट स्थूल मी बोललो पण ज्या ज्ञानाला वृत्तीचाही उपाधी संभवत नाही इतका निरुपाधी आणि स्वयंप्रकाश म्हणजे सर्व प्रमाणाला अविषय रूप असलेला इतका स्वयंप्रकाश की जिथे प्रमाणांचा काही लाभ लागत नाही इतका स्वयंप्रकाश असलेला आत्मा आणि त्याचं सदत्व इतकं सामान्य आहे इतकं निर्विशेष आहे की त्याच्या विषयी आम्हाला आता काहीच बोलता येत नाही म्हणून सत्सामान्य निर्विशेष एवढा आम्ही म्हणू शकतो आम्ही म्हणजे वेदशास्त्र म्हणू शकतात यापेक्षा त्याचा विशेष निर्देश करता येत नाही तो निर्देश देश रहित आहे ही गोष्ट श्रुतीला ज्ञात आहे हे जाणूनच ती सत्सामान्य अत्यंत निर्विशेष एवढंच ती त्याबाबत म्हणू शकते त्या स्वरूपाचा हा विचार चाललेला ही गोष्ट लक्षात ठेवा या स्वरूपापासून आत्मा पूर्वी कधीही च्युत झाला नाही आत्ता च्युत झालेला नाही पुढे च्युत होणं शक्य नाही त्याचं नाव अच्युत असा आहे स्वस्वरूपापासून कधीही च्युत न होणारा चळढळ न पावणारा असा आत्मा असल्या कारणाने त्या आपल्या स्वरूपावर तो सदा स्थित असतो आतापर्यंत आपण स्मरण विस्मरणाचा विचार केला आता अविद्या निवृत्तीचा आणि प्रकाशनाचा विचार करतो आहोत आत्मा हा जो शुद्ध स्वरूपाचा मी सांगितला त्या दृष्टी ज्या दृष्टीने विचार चाललेला आहे त्या शुद्ध आत्मस्वरूपाच्या दृष्टीने अविद्येचा वा विस्मरणाचा केव्हाही संबंध झाला नाही आत्ता संबंध नाही पुढे होणं शक्य नाही नास्ती नासी न भविष्यती बंध अविद्या वा विस्मरण नव्हतं आता नाही पुढे असणं शक्य नाही त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे ही जर गोष्ट नक्की असेल तर मग त्या विस्मरणाची निवृत्ती करण्याचा अविद्येच्या विनाशाचा प्रश्न तरी कसा उद्भवेल अर्थात असा प्रश्नच उद्भवणार म्हणून शब्दाने अविद्येचा नाश होतो किंवा विस्मरण निवृत्त होत आणि विस्मरण निवृत्त होऊन स्मरण होत अविद्या निवृत्त झाल्यावर मग तो आपला स्वतःचा स्वतः प्रकाशित होतो हे दोन्ही म्हणणं विचाराच्या बाबतीत बघू लागलो तर विचार आला विचार म्हणून जो खास स्वारी आहे त्याला ही गोष्ट सहन होत विचार म्हणतो मी जर विचार आहे तर ही गोष्ट मी कशी सहन करणार विचाराच्या पातळीवर ही गोष्ट सहन होत नाही विचारी माणसाला सहन होत नाही विचाराला सहन होत नाही ती गोष्ट निराळी विचारी मनुष्य जर एखादा असेल तर त्यालाही ही गोष्ट सहन होणार नाही तर खास स्वतः विचार आला तर तो तर म्हणेल मला मुळी त्याचा वारा सुद्धा सहन होतो काय असल्या अविचाराचा वारा त्याला सहन होत नाही इतका तो विचार असतो म्हणून ज्ञानदृष्टीने ही गोष्ट सांगत आहेत ही कायम गोष्ट ध्यानात ठेवायची म्हणजे विसंगती गोंधळ होणार नाही म्हणजे या म्हणण्याचा सारांश असा आहे शुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्या नाही रती मात्रही तिचं अस्तित्व नाही मग पहिला प्रश्न निर्माण होतो बंद कोणाला नाही तर बंद कोणाला आणि कसा दुसरा प्रश्न असा निर्माण होतो जर बंध सिद्ध झाला नाही तर बंध नाही तर मग बंधाची निवृत्ती कशी बंध नाश कसा आणि बंधाचा जर नाश नसेल म्हणजे बंध नाशच संभवत नसेल तर मग मोक्ष तरी कसा संभवेल ही एकमेकावर ह्या सगळ्या पुढच्या प्रश्नांची मालिका अवलंबून आहे अविद्या असेल तर बंध संभवतो बंध असेल तर बंधाचा नाश संभवतो बंध नाश संभवेल तर मोक्ष संभवतो अविद्या निवृत्तीपूर्वक मोक्ष असतो बंध निवृत्तीपूर्वक मोक्ष असतो बंध नाशच बंध संभवला नाही म्हणून बंध नाश संभवला नाही आणि बंध नाश संभवत नाही म्हणून मोक्ष संभवत अशी एकमेकांची ही परंपरा एकमेकांमध्ये अशी गुंतलेली आहे कारण मोक्ष या शब्दाचाच अर्थ असा आहे म्हणजे त्यातला मूळ धातू आहे सुटणे मोकळा होणे बंध नाशच जर संभवत नाही तर मोक्ष कसा म्हणजे याचा अर्थ असा बंध संभवला तर बंधापासून मोक्ष अविद्येपासून मोक्ष त्याप्रमाणे कोणापासून मोक्ष जर बंधच संभवला नाही तर कोणापासून हा प्रश्न निर्माण होईल तर त्याचं आपल्याला उत्तर देता येणार नाही म्हणून बंध मोक्ष उत्पत्ती विनाश या सर्वच्या सर्व गोष्टी केवळ कल्पना मात्र आहे वाद व्यवहाराला तरी थोडी किंमत आहे कल्पनेला त्याहून किंमत नाही केवळ कल्पना मात्र आहे मी म्हणतो असं नाही सर्व शास्त्रकारांनी डांगोरा पिटून ही गोष्ट स्पष्ट रीतीने प्रतिपादन केली आहे मग ज्ञानेश्वर महाराज बोलतात त्यामध्ये विशेष आश्चर्य आणि चकित होण्याचं काही कारण नाही सांगतात ही वस्तुस्थिती आहे आता आपल्याला समजत नाही म्हणून आपल्याला आश्चर्य वाटत असलं तर हा भाग दुय्यम पण ही वस्तुस्थिती आहे आत्मा ज्ञान निद्राजृंभितेस्मिन् जगन्मयी दीर्घ स्वप्ने स्फुरन्ते ते स्वर्ग मोक्षादि विभ्रमा स्वर्ग मोक्ष इत्यादी सर्व गोष्टी विभ्रम स्वरूप आहेत असं जे स्पष्ट म्हटलेले हे काही चुकीचं आहे काय ते ज्याप्रमाणे स्पष्ट रीतीने सांगितले तीच गोष्टी इथे ज्ञानेश्वर महाराज स्वरूपाच्या दृष्टीने प्रतिपादन करतायत न निरोधो न चोत्पत्तीर न बंधो न च साधका न मुक्षुर नवे मुक्ता इतिशा परमार्थता ही जी घोषणा केली आहे हे शास्त्रांची घोषणा हा डांगोरा अगदी स्पष्ट रीतीने असल्या कारणाने <clears throat> मौली जे सांगते ते त्या शास्त्र सिद्धांताला परमार्थ स्थितीला धरून आहे परमार्थ स्थितीचा हा विचार चालला ही गोष्ट जर आपल्याला समजली नाही आणि मग जर आपल्या मनात शंका आल्या तर त्याला कोणी काय करायचं म्हणून हे विवेचन कोणत्या दृष्टीने चाललेलं आहे नीट समजून घेण्याची गरज आहे ते जर समजून घेतलं नाही तर आपल्या समजुती संशयाचं विष मिसळल्याशिवाय राहणार नाही आणि संशयाचं विष एकदा त्याच्यामध्ये भिनलं मग त्यातनं पार पाडायचं पुन्हा दुसरं काम निर्माण निसंदेह असंदेह रूपाने आपल्याला ही गोष्ट समजावी निदान संदेह होऊ नये इतकं जरी आपल्याला मनात यायचं असेल तर हे कोणत्या दृष्टीने पूर्ण चाललंय हे समजून घेण्याची कायम सतत आवश्यकता ही गोष्ट वेगवेगळ्या तऱ्हेने मागे एक दोन वेळा बजावून सांगितली तरी पुन्हा ही गोष्ट सांगतो त्याचं कारण असं की ज्ञानेश्वर महाराजांचं हे वर्णन आहे त्या वर्णनात आपल्याला संदेह येऊ नये जनसामान्यांच्या बोलण्यात संदेह निर्माण झाला तर त्याबाबत फारसं बिघडत नाही संदेह कुठेही वाईटच व्यवहारात सुद्धा संदेह वाईट एखाद्याला खरं जर भूत लागलं ना तर काढायची जबाबदारी माझ्याकडे पण संदेहाची जर बाधा झाली असेल भूत संदेहाची बाधा झाली असेल तर निवृत्त व्हायचं अवघड काम आहे रोग झाला असला एखाद्याला खरा तर डॉक्टर एखाद्या वेळी तो निवृत्त करणं संभव नाही पण रोग झालाच नाही नुसती चिंता लागली जुरणी त्याला डॉक्टर तरी काय करू शकतो एखाद वेळी असा रोग डॉक्टरला सुद्धा लागतो नाही कशावरून तुम्ही सांगता मी असे पाच डॉक्टर आतापर्यंत केवळ चिंतेने झरत असलेले पाहिलेले आहेत त्यांना सांगितलं भगवत भक्तीशिवाय दुसरा काय उपाय इथे बसून खोट सांगायचं हे ठिकाण नाही मग डॉक्टरला ही चिंतेमुळे जुरणी लागते त्याला काय तुम्ही करू शकता म्हणून माणसाला संदेहाची बाधा होता कामा नये यांचं कसं मागणं आहे नामदेव महाराजांचं मोठ चांगलं मागणं आहे आकल्प आयुष्य व्हावे त्या गुळा माझ्या सकळा हरेच्या दासा काय पुढे कल्पनेची बाधा नव कवणी काळी ही कल्पनेची बाधा काय त्या नामदेव महाराजांच्या हृदयात शिरला असेल किती क्रांतदर्शी असतील ह्याचा आपण विचार करा हे एक महान अति थोर भगवत भक्त असलेले ज्या भगवत भक्ताला कल्पनेची बाधा सहन होत आणि त्यापुढे सांगायचं म्हणजे बाधा सहन होत नाही म्हणण्यापेक्षा याच्यापेक्षा मोठी बाधा नाही जगामध्ये भूत बाधा चालेल पण कल्पनेची बाधा चालत नाही हे काय गंमत आहे बघा कल्पनेची बाधा सगळ्यात भयंकर प्रपंचातही आहे परमार्थातही आहे ती कल्पनेची बाधा होऊ नये यासाठी मी आपल्याला हा विस्तार करतोय एका थोर सिद्धांताला आकलन आपण आकलन करू शकलो नाही हा सिद्धांत आपल्या बुद्धीच्या मानाने जर कदाचित अनाकलनीय ठरलाच तर निदान आपलं पर्यवसान कल्पनेच्या बाधित होऊ नये यासाठी हा खुलासा त्याच्याबद्दल काय वस्तुस्थिती आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे ही वस्तुस्थिती जर आपण समजून घेतली एक शंका येणं स्वाभाविक ती शंका म्हणजे अशी आहे की खरोखरीच ही परमार्थ स्थिती असेल तर मग अविद्या अज्ञान विस्मरण ह्या गोष्टी शास्त्रामध्ये प्रसंगा प्रसंगाने आलेल्या आहेत ह्या जर मुळात नसतीलच तर मग गुरूंचा काय उपयोग पहिली गोष्ट हे गुरु मध्ये गडूभूत करायचे काय मग हे जर परमार्थ स्थिती असेल तर गुरु ही गोष्ट भानगड आहे सगळी हे आपल्याला नको आहे मग आपली प्रज्ञा गुरांनी या बुद्धीला जर पावली तर प्रज्ञा तरी गुरु म्हणायचं का करण्या